श्रीराम समर्थ पंचिका दहावी समास पाचवा अंतकाल प्रकार ब्रह्म ब्रह्मामध्येच परिपूर्ण आहे ज्ञाता निर्भय असून ब्रह्माबरोबर अभिन्न असतो तो आता ब्रह्मरूप बनल्याने त्याची व्याप्ती देहापुरती मर्यादित राहिलेली नाही त्याचा देह कल्पांतापर्यंत राहिला किंवा आजच मरण पावला तरी त्याचा त्या देहाशी अर्थार्थी काही संबंध नसतो चाकाची भ्रमणगती थांबताच ते आपोआप थांबते त्याप्रमाणे श्वास संपताच देह अचेतन होऊन पडतो कृमी विष्ठा अथवा भस्म असे त्याने त्याचे तीनच परिणाम होतात पुढे शेवटी पृथ्वीत सहजपणे मिळून जाणे हे ओघानेच घडते सर्वाची हीच गती असताना सर्वसामान्य लोक वेगवेगळ्या कल्पना करत असतात उदाहरणार्थ काशीमध्ये अथवा प्रयागादी तीर्थक्षेत्रातच मरावे उत्तरायणात उत्तरायणातील शुक्ल पक्ष असावा गृहात दीप असताना किंवा दिवसा मरण यावे मरणोत्तर गतीसाठी अंतकाळी परमेश्वराचेच स्मरण असावे इत्यादी इत्यादी सुस्थळी मरण यावे बोलता चालता ते यावे त्यावेळी सभोवती लोकांचा समुदाय असावा इत्यादी असा प्रकारचा मृत्यू आला की लोकांना त्याचे आश्चर्य वाटते लोकांना ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय हे काही कळत नाही मात्र ते उगीच कल्पना करत बसतात मृत जीवाची वासना कोठेही गुंतली नाही अशी भाषा ते करतात तत्वविवेचन केल्याखेरीज कोणीही प्राणी सनातन ब्रह्म होऊ शकत नाही आणि त्याखेरीज तसेच त्याला मरण आले तर अधोगती आहेच एका ज्ञानाखेरीज इतर ज्या ज्या गोष्टीचे त्याला स्मरण होते ते ते त्याला पुढे प्राप्त होते देवाचे स्मरण झाले असता पण ते कसते स्मरण जसा त्याचा पूर्वाध्यास असतो त्याप्रमाणे तो मनात कल्पना करतो अंतकाळी त्याला दुःखाने कासावीस केले असता बुद्धीला भ्रमच व्यापतो हाही एक प्रकारचा भ्रमच होय तथापि काही पुण्यसंस्कारामुळे अंतकाळी त्याला देवाचे स्मरण झाले तर त्याच्या कर्मानुसार त्याला देवलोकात वास्तव्य कराव्यास मिळते पण हे वास्तव्य जोपर्यंत पदरी पुण्य असेल तोपर्यंतच करता येते ते पुण्य संपताच त्यांना परत भूमीवर म्हणजे पृथ्वीवर जन्म मिळतो ज्ञाना वाचून मोक्ष कसा मिळेल योगी अथवा उपासक ब्रह्मरंद्राला भोग पाडून सत्यलोक ब्रह्मलोक असे लोक प्राप्त करतात पण तेही निकृष्टच होय मनात जर स्वर्गीय सुखाची अधिकाधिक इच्छा असेल तर गाठची सामग्री संपताच त्यालाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो त्याच्या अंगी वैराग्य असेल आणि त्याने कामनेचा त्याग केला असेल आणि त्यातही स्वर्गीय सुखाच्या भोगाची इच्छा नाकारली असेल तरीसुद्धा अपरोक्ष ज्ञानाची किल्ली ब्रह्मदेवाच्याच हातात असते ती ब्रह्मदेवापासूनच प्राप्त होते या परिस्थितीत ब्रह्मदेवाचा सुद्धा अंत होत असतो पंचभूते कल्पांतापर्यंत राहतात त्या काळापर्यंत तो ब्रह्मदेवासह मूर्ती धारण करून राहतो जेव्हा हे सर्व लयाला जाते तेव्हा कोठे त्याच्या मोक्षाचा मार्ग सोपा होतो कर्मयोगाचे आचरण करणाऱ्या योग्याला <clears throat> अशा प्रकारे कर्ममुक्ती मिळते पण याच देहात याच डोळ्यांनी मुक्तीचा सोहळा त्याला भोगता येत नाही खरे पाहता क्रममुक्तीचा शेवट कसा होईल हे कुणालाच माहीत नाही पण जीवनमुक्त ज्ञाता संकल्पाचा घात करून देह जिवंत असताही ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो त्याला उत्तरायणाची गरज नाही <clears throat> काशीचे वास्तव्य तेथील अनुकूल मरण हेही लागत नाही फार काय अंतकाळी स्मरण असण्याचीही गरज नाही कारण तो अगोदरच स्वतःच ब्रह्मरूप झालेला असतो जर कदाचित ब्रह्मजन्म पावले अथवा मृत्यू पावले किंवा कर्मे करून त्यास पापपुण्य प्राप्त होऊ लागले तरच ज्ञाताही जन्ममृत्यूच्या प्रवाहात सापडेल तो कर्तुतंत्र म्हणजे साधक असता तरच त्याला जन्ममृत्यूचे भय वाटले असते पण हा स्वतःच ब्रह्मरूप असल्याने अंतकाळी कोणाचे स्मरण करील चिद्विद ग्रंथीचा भेद जेव्हा होतो तेव्हाच त्याच्या प्राणाचा अंत झालेला असतो तोच त्याचा अंतकाळ होय तोच आत्यंतिक प्रलय होय ज्याला पुन्हा जन्म घ्यायचा असतो त्याच्या मरणाला अंतकाळ कोण म्हणेल जन्ममरणाच्या भ्रमणातील तो मध्यकाल समजावा म्हणून आत्यंतिक प्रलय म्हणजे चिच्छित ग्रंथीभेद ब्रह्मात्मैक्य हाच खरा अंतकाल होय येथे मीपणाचा अभाव असल्याने ज्ञाता मरणाला कसा भील जो मरणाच्या अलीकडेच मेला त्याच्या उत्तरक्रिया अगोदरच झाल्या आहेत त्याच्या बाबतीत देह गेला काय नि राहिला काय त्याला त्याचे काय होय दोरीवर सर्प भासला तो रज्जूची म्हणजे दोरीची ओळख पटताच नाहीसा होतो त्याप्रमाणे प्राणादिकांना अनुभव अज्ञान आहे तोपर्यंतच येतो ब्रह्मांड भेदून गेले तरी प्राण देहाबाहेर जात नाहीत श्वास संपताच जागच्या जागी लीन होतात आधीच ब्रह्माकार झाल्यावर स्मरण विस्मरण यांचे भान तो विसरून जातो जीवनमुक्ताला स्मरण ऊर्ध्वगमन इत्यादीची जरुरी काय जळालेल्या वस्त्राची घडी कोणी पांघरण्यासाठी काढील काय तिला फिरून सनकाडी लावली तरी ती राग जळत नाही त्याप्रमाणे जो अगोदर मेला आहे तो पुन्हा मरतो ही उत्तरे प्रमाण नव्हे म्हणून जीवनमुक्ताला भीतीच नाही साधूचा देह रानात पडला किंवा स्मशानात जाऊन तो साधू मेला किंवा लेंडी ओहळी यामध्ये पडला किंवा त्याच्या मृतदेहाभोवती कुत्री डुकर आहेत अथवा त्याचे अंग विष्ठेने भरलेले आहे किंवा गिधाडे मांजरे अस्वले हिंस्त्र श्वापदे त्याला फाडून खात आहेत गावात असो अथवा विदेशात असो अंत्यजाच्या घरात असो अथवा काशीमध्ये असो त्याच्या बाबतीत सर्व सारखेच आहे त्याला काही भेदच वाटत नाही पुण्यपाप उच्च नीच अशा भेदांचा त्याग केल्यानंतर नरक सुद्धा मोक्षासारखा होणे कर्मप्राप्त आहे परिसाला सोन्याखेरीज दुसऱ्या धातूचा स्पर्शच माहीत नाही म्हणजे परिसाचा स्पर्श होताच सगळेच धातू सुवर्ण बनतात त्याप्रमाणे जीवनमुक्ताच्या दृष्टीला जे जे पडेल ते सर्व मोक्षच होते वैकुंठ कैलास घर गाव जन अथवा विजन काहीही असो त्याला आपल्या वाचून तेथे दुसरे काही नाही अशा प्रकारचा राजयोगी साधू असतो त्याचा जमिनीला स्पर्श होताच ती आनंदाने रोमांचित होते सर्व वनस्पती हेलावतात मग त्याचा देह जेथे पडतो त्या प्रदेशाची पवित्रता शेषाला सुद्धा कळत नाही चारी समुद्रातील तीर्थांचा मेळावा त्याच्या देहाकडे धाव घेतो सर्व देवांनी या सुखाची इच्छा केली तरी त्याचा कण देखील त्याला मिळत नाही कारण ते केवळ मोक्षचे धन होय ते इतरांना कसे प्राप्त होईल असे सुख ज्याला हवे असेल त्याने आपल्या सद्गुरु चरणांची सेवा करावी आणि अनायासे जीवनमुक्तीचा लाभ करून घ्यावा इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे अंतकाल प्रकारे पंचम समासः इति जीवनमुक्ती लक्षणपंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ